पवित्रता के हे मंत्र दाता पवित्रता के हे मंत्र दाता हम पर तुम्हारे एहसान लाखों शिक्षा से चल रहे हैं सन्मार्ग पर अब इंसान लाखों नमस्कार मित्रांनो मी सीमा आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी आजचा विषय आहे कुणाकडून काय शिकावे यातील दुसरा भाग मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण ऐकलं होतं तलावाकडून स्थैर्यता शिकली पाहिजे इथंपर्यंत आपण आलो होतो आज आपण ऐकणार आहोत सागराकडून काय शिकायचं मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे सागर हा विशाल आहे आणि अनेक नद्या नाल्यांचं घाण स्वच्छ सर्व पाणी सागराला जाऊन मिळतं तरी पण सागर हा कुठलीही तक्रार न करता ते सर्व पाणी घाणही पाणी स्वच्छही पाणी आपल्यामध्ये सामावून घेत असतं ही विशालता सागराकडून शिकली पाहिजे मित्रांनो आपल्याही जीवनामध्ये सुख दुःख चांगले वाईट प्रसंग चांगले वाईट व्यक्ती हे येत असतात तर आपल्यालासुद्धा या सागराप्रमाणे या सर्वांसोबत राहून विशाल हृदयाने सर्वांच्या चुका सामावून घेऊन सर्वांसोबत प्रेमाने राहायला शिकलं पाहिजे हे आपण सागराकडून शिकलं पाहिजे मित्रांनो सागराच्या खोलीप्रमाणे आपल्या मनाची खोली असली पाहिजे म्हणजेच गंभीरता आपण सागराकडून शिकली पाहिजे सागराच्या विशालतेप्रमाणेच मनाला विशाल बनवायला शिकलं पाहिजे कारण संपूर्ण विश्वातील प्रत्येक जीव हा माझ्याच कुटुंबातील घटक आहे अशी वसुधैव कुटुंबकम ही भावना आपण आपल्या मनात निर्माण केली पाहिजे आपला कोण आणि परका कोण ही भावना आपल्यात राहिली नाही पाहिजे संतांच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर साई के सब जीव हे किरी कुंजर दोय कापर दया कीजिये कापर निर्दय होय छोटा किडा असो की भला मोठा हाती सर्वांवर आपली सारखीच दया असली पाहिजे मित्रांनो का कारण की सर्वांचा रचयता एक परमेश्वर आहे या नात्याने आपण सर्वजण एका कुटुंबातील आहोत आपल्याला शिकायचे आकाशाकडून मित्रांनो आकाश याच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आकाशाप्रमाणे उंची उदांतता भव्यता दिव्यता श्रेष्ठता आणि गांभीर्यता हे आपण आकाशाकडून शिकली पाहिजे सर्व व्यापकत्व हेही आपण आकाशाकडून शिकलं पाहिजे मित्रांनो अमर्याद आकाशाकडे जर पाहिलं तर खरंच आपल्यातील अहंकार सोडण्याची शिक्षा आकाश देऊ शकतं केवढं मोठं अफाट अमर्यादित आकाश परंतु कुठल्याही प्रकारचा अहंकार त्याच्यामध्ये नाही आहे आणि त्याच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर किती छोटे पण आपल्यामध्ये किती गोष्टींचा अहंकार असतो कोणाला श्रीमंतीचा कोणाला ज्ञानाचा तर कोणाला धनाचा कोणाला सौंदर्याचा हा अहंकारच आपल्याला खूप ईश्वरापासून दूर आणि व्यक्तींपासूनही दूर घेऊन जातो म्हणून मित्रांनो अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे मग मित्रांनो या अहंकारा जर सोडायचं असेल तर आकाशाकून शिकलं पाहिजे एवढं अमर्यादित्व असल्यावर सुद्धा आकाशाला कुठलाच अहंकार येत नाही आणि मग मित्रांनो एवढ्या विशाल विराट अशा ब्रह्मांडात मी कुठल्याही खिजगणितात नसू शकतो एकाहून एक दुसरा वरचड आणि थोराहून थोर आहेत असे जगात खूप काही आहेत प्रश्न आहेत ते आपल्याला कितपर्यंत आपण त्यांना जाणतो म्हणून कधीही आपण स्वतःला मोठं समजलं नाही पाहिजे तर हा अहंकाराचं कारण बनतं म्हणून मित्रांनो आकाशाकडून आपल्याला ही उदारता आणि निरअहंकारीपणा शिकली पाहिजे आता शिकायचं आपल्याला चंद्राकडून मित्रांनो चंद्र हा एकदम शीतल आहे सूर्याचा अति तीव्र असा ताप सहन केल्यावर सुद्धा चंद्र किती शीतल असतो आणि सर्वांना शीतलता देतो त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा या जीवनामध्ये कळत नकळत कोणत्याही प्रकारचा भयंकर ताप क्लेश उद्वेग अभाव या दुःखरूपाचा ताप सहन करावा लागला तरीसुद्धा आपल्यातील शांती आणि शीतलता तीळ मात्र कमी नाही झाली पाहिजे ही आपण चंद्राकडून शिकलं पाहिजे असा व्यक्तीच या दुनियेमध्ये महान ठरू शकतो आपकारकर्त्या व्यक्तींवर सुद्धा उपकारच करायला आपण शिकलं पाहिजे ही आहे जीवनाचे महती मित्रांनो परत आपण सूर्याकडून काय शिकलं पाहिजे सूर्य बघा नियमितपणे आपली दिनचर्या व्यक्त करत असतो नियमितपणा शिकायचा तर आपण सूर्याकडून शिकलं पाहिजे सूर्य हा दररोज नियमितपणे आपले कर्तव्य पार पाडतो त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या वाट्याले आलेले कामं आपली जिम्मेदारी आपले कर्तव्य अत्यंत आनंदाने आणि नियमितपणे वेळेवर पार पाडले पाहिजेत याचे नाव आहे कर्मयोगी ईश्वराने खूप सुंदर या दिनचर्येला कर्मयोगी हे नाव दिलेलं आहे सूर्याला कंटाळा आणि आळस हा माहीत नसतो त्याचप्रमाणे जीवनात देखील सतत उद्योगी राहण्याचे आपण ठरवलं पाहिजे आळसाचा त्याग आपण केला पाहिजे कारण आळस आपला शत्रू आहे प्रत्येक काम वेळेच्या वेळी झाले पाहिजे ही आपण खात्री बाळगली पाहिजे मित्रांनो काम अधिक अधिक चांगले कसे करता येईल हे पण आपलं लक्ष असलं पाहिजे जितक्या होईल तेवढं आपलं काम वेळेवर आणि चांगलं झालं पाहिजे शिस्त पालन ही आपण सूर्याकडून शिकावी जीवनात शिस्त ही अत्यंत आवश्यक आहे वेळेच्या बाबतीत नीटनेटकेपणाच्या बाबतीत व्यवस्थितपणाच्या बाबतीत शिस्त ही आपल्या जीवनात असलीच पाहिजे किंबहुना बोलण्याच्या किंवा वागण्याच्या बाबतीतसुद्धा शिस्त पालन आपल्या जीवनात असणं आवश्यक आहे सूर्य ज्याप्रमाणे आपल्या प्रकाशाद्वारे समस्त सृष्टीतील अंधकार नाहीसा करतो त्याचप्रमाणे आपणही आपल्यातील जे काही अंधकार आहे अज्ञानाचा आणि वाईट सवयी आणि वाईट संस्कारांचा तो अंधकार आपण ज्ञानाने दूर केला पाहिजे म्हणून तर म्हणतात उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी उद्योगी माणूस हा समाजाचे भूषण ठरतो उद्योगी माणूस कधीच दरिद्री राहू शकत नाही असे आर्य चाणक्य म्हणतात कारण उद्योगी माणूस राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावण्यातसुद्धा मुलाची कामगिरी पार पाडू शकतो आणि राष्ट्राच्या उत्पन्नातसुद्धा ही उत्पन्नातसुद्धा सगळ्यात मोठी कामगिरी तो करू शकतो ही एक मोठी सेवा होऊ शकते म्हणून आपण सूर्याप्रमाणे नियमितपणा आणि कर्तव्य पालन हे आपण शिकलं पाहिजे आता शिकायचं आहे आईकडून मित्रांनो आईकडून वात्सल्य शिकलं पाहिजे निरपेक्ष प्रीती शिकावी ती आईकडून कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनात न आणता आई आपल्या बाळाला किती प्रेम देते त्याचप्रमाणे निष्काम प्रेमाचा वर्षावसुद्धा करते खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे तर हे आपण आईकडून शिकावं जगात आदर्श बनायचं असेल आणि जगाला आपलंसं करायचं असेल तर प्रेम भावना आणि निरपेक्ष प्रीती कशी करायची ती आपण आईकडून शिकलं पाहिजे मित्रांनो आई आपल्या बाळासाठी किती जागरूक असते किती काळजी घेते अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे बाळाने अंथरुण ओले केले तरीसुद्धा त्याला ती कोरड्या जागी झोपवते आणि स्वतः ओल्या जागी झोपते घरी अतिथी जर आले तर स्वतः उपवाशी राहून त्या अतिथींची देखभाल करते त्यांना भोजन बनवते त्यांची पूर्ण काळजी घेते यामुळेच तर म्हटलं जातं आई ही ईश्वराचं मूर्तिमंत स्वरूप आहे आपण सुद्धा इतरांना समजून घेतलं पाहिजे इतरांची काळजी घेतली पाहिजे कोणाचेही मन दुखवणार नाही याचा आपण प्रयत्न केला पाहिजे ममता समता सेवा आणि त्याग यासारख्या अनेक दिव्य गुणांचे आगार म्हटलं तर आई आहे आणि हे गुण आपण आईकडून घेतले पाहिजे आईच्या प्रेमाने जगावर प्रेम करायला आपण शिकलं पाहिजे मित्रांनो असे झाले तर खरंच जग किती सुंदर बनेल आकाशात उंच उंच भरारी घेणं हे कोणाकडून शिकलं पाहिजे मित्रांनो हे शिकावं पक्ष्यांकडून म्हणजेच जीवनात अधिक ते अधिक प्रगतीची उंची गाठण्याची प्रेरणा आपण पक्षाकडून घेऊ शकतो स्वच्छंदी आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा हे पक्षीच देतात पक्षी कधीच संग्रह करत नाहीत त्याचप्रमाणे आपण सुद्धा आवश्यक तेवढंच घ्यावं आणि बाकीच्यांचा त्याग केला पाहिजे मित्रांनो पोपट आणि कोकिळेकडून गोड बोलणं शिकलं पाहिजे गोड बोलण्यामध्ये सुद्धा शत्रूलाही आपलं करण्याची एक ताकद असते कटु वचनामुळे आपले सुद्धा परके होत असतात म्हणून मित्रांनो कोकिळेकडून आणि पोपटाकडून गोड बोलायला शिकलं पाहिजे तर मित्रांनो किती सुंदर शिक्षा आपल्याला प्राण्यांकडून सुद्धा मिळते तर ही शिक्षा आपण जिथं जाऊ तिथं खूप मोठी शिक्षा आपल्याला मिळू शकते म्हणून म्हटलं जातं मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे आणि तो कोणाकडूनही शिकायचं असेल तर सगळ्यांमधील गुण घेऊन तो आपलं जीवन श्रेष्ठ बनवू शकतो म्हणून कोणाकडून काय शिकावे यातील दुसरा भाग आपण आज ऐकलेला आहे उद्या आपण ऐकणार आहोत कुणाकडून काय शिकावे यातील तिसरा भाग नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी पवित्रता के हे मंत्र दाता पवित्रता के हे मंत्र दाता तुम्हारी शिक्षा से चल रहे हैं तुम्हारी शिक्षा से चल रहे हैं सन्मार्ग पर अब इंसान लाखों